ராஜமுரளிதா ஆலா फुल वर तु भले किथे कीवर फुलली भ्रांत पढ़े भ्रमराल्रांत पढ़े भ्रमराला आवाज़र आला हो आवाज़र आवाज मुरलिता रूपता शिवाची एक रूपता जीवा शिवाची एक रूपता अंतन पार सुखाला मग अंतन पार सुखाला आवाज मुरलीचा आला हो आवाज मुरलीचा ಗೌರಲಿತ ಆ